ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय बारावा आघासुराचा उद्धार शुकाचार्य म्हणतात एके दिवशी नंदनंदनाने वनातच भोजन करण्याच्या विचाराने सकाळी उठून तुतारीच्या मधुर आवाजाने बरोबरीच्या गावड्यांच्या मुलांना जागवले आणि वासरांना पुढे करून तो व्रजमंडलातून बाहेर पडला त्यांच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करणारी हजारो मुले सुंदर शिंकी वेताच्या काठ्या तुतार्या आणि बासऱ्या घेऊन तसेच आपले हजारो वासरे बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने घरातून बाहेर पडली श्रीकृष्णाच्या असंख्य वासरात आपापली वासरे मिसळून त्यांना चारीत ठिकठिकाणी बाललीला करीत ते चालू लागले त्या मुलांनी जरीचा काच्या गुंजा रत्ने सोन्याचे दागिने अंगावर घातले होते तरीसुद्धा त्यांनी वृंदावनातील फळे पालवी रंगीबिरंगी फुले मोरपंख तसेच गेरूसारख्या रंगीत मातीने स्वतःला सजवले होते कोणी एखाद्याचे शिंके चोरून घेई तर कोणी कोणाची काठी किंवा बासरी जेव्हा त्याच्या मालकाला हे कळे तेव्हा ते घेणारा दुसरीकडे लांब फेकीत असे दुसरा तिसऱ्याकडे आणि तिसरा आणखी लांब चौथ्याकडे नंतर ते हसत हसत ज्याचे त्याला देत श्रीकृष्ण जर वनाची शोभा पाहत थोडा पुढे निघून गेला तर अगोदर मी त्याला शिवणार अगोदर मी शिवणार असे म्हणत सर्वजण त्याच्याकडे पळत जात आणि त्याला शिवून आनंदमग्न होऊन जात कोणी बासरी वाजवीत तर कोणी शिंगे फुंकीत कोणी कोणी भ्रमरांच्या बरोबर गुणगुणत तर कोणी कोकणांच्या सारखी कुहू कुहू करीत काही मुले आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावत तर काही जण हंसाच्या बरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीने चालत काही जण बगड्यांच्या जवळ त्यांच्यासारखेच डोळे मिटून बसत तर काही जण मोरांना नाचताना पाहून त्यांच्यासारखे नाचत काही जण वानरांचे शेपूट धरून ओढीत तर दुसरे त्यांच्याबरोबरीने झाडावर चढत काही जण त्यांच्यासारख्या माकडचेष्टा करीत तर दुसरे काही त्यांच्या बरोबरीने एका धारीवरून दुसऱ्या धारीवर उड्या मारेत काही मुले नदीच्या प्रवाहात बेडकाबरोबर पोहत त्यांना मागे टाकून पुढे जात कोणी पाण्यात आपली प्रतिबिंबे पाहून त्यांना हसत तर काही जण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावी ठेवत श्रीकृष्ण ज्ञानी संतांच्या साठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आहेत दाश करणाऱ्या भक्तांचे ते आराध्य दैवत आहेत आणि मायेने मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीने मनुष्य बालक आहेत त्याच भगवंताच्या बरोबर ते पुण्यात्मे बालक खेळत होते पुष्कळ जन्मश्रम करून जितेंद्रिय योग्या नाही ज्यांच्या चरणकमलाची धूळ मिळणेही शक्य नाही तेच भगवान व्रजवासी गवड्यांना आपणहून दर्शन देत आहेत त्यांच्या भाग्याचा महिमा काय वर्णावा एवढ्यात आघासूर नावाचा महान दैत्य तिथे येऊन थडकला त्याला त्या मुलांची चाललेली सुखमयी क्रीडा पाहवली नाही तो इतका भयंकर होता की अमृतपान करून अमर झालेल्या देवतासुद्धा आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पाहत होते आघासूर हा पुतना आणि बकासुराचा लहान भाऊ असून कंसाने त्याला पाठवले होते श्रीकृष्ण इत्यादी मुलांना पाहून तो विचार करू लागला की माझ्या सख्ख्या भावाला आणि बहिणीला मारणारा हाच होईल म्हणून आज मी याला बलरामासह मारून टाकेन हे जर मरून माझ्या भाऊ बहिणीसाठी तिलांजली बनले तर बाकी व्रजवासी आपोआप मेल्यासारखेच होतील कारण संतान हेच प्राण्यांचे प्राण होते जर प्राणच राहिले नाहीत तर शरीराची काळजी कशाला असा निश्चय करून त्या दुष्ट दैत्याने प्रचंड अजगराचे रूप धारण करून तो रस्त्यात पडून राहिला त्याचे ते शरीर एक योजन लांब व मोठ्या पर्वताप्रमाणे प्रचंड होते ते अत्यंत अद्भुत होते सर्व बालकांना गिळून टाकावे या इच्छेने त्याने गुहेप्रमाणे आपली आवाढव्य तोंड उघडून ठेवले होते त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वरचा ओठ आभाळाला टेकला होता त्याचे जबडे गुहाप्रमाणे होते आणि दाढा पर्वत शिखराप्रमाणे वाटत होत्या तोंडात घोर अंधकार होता लांबलचक जीभ सडकेप्रमाणे दिसत होती श्वास तुफानाप्रमाणे आणि डोळे गावाग्नीप्रमाणे धगधगत होते आघासुराचे असे रूप पाहून मुलांना वाटले की हा सुद्धा वृंदावनाचाच एखादा देखावा असावा ते गमतीने कल्पना करू लागले की हे अजगराचे उघडलेले तोंड तर नसेल कोणी म्हणू लागला मित्रांनो सांगा पाहू हा जो आमच्यासमोर एखाद्या जीवाप्रमाणे बसला आहे तो आम्हाला गिळून टाकण्यासाठी अजगराच्या उघडलेल्या तोंडाप्रमाणे दिसत नाही का दुसरा म्हणाला सूर्याची किरणे पडल्याने खरोखरच हे जे लाल झालेले ढग दिसत आहेत ते असे वाटत आहेत की तो याचा वरचा ओठ आहे आणि त्याच आभाळाच्या सावलीने ही जी जमीन लाल दिसत आहे तो त्याचा खालचा ओठ आहे तिसरा म्हणाला होय खरेच आहे पहा ना या डाव्या उजव्या बाजूच्या गुहा अजगराच्या जाबड्यासारख्या नाहीत काय आणि हे उंच उंच शिखरे तर त्याच्या दाढाच वाटतात चौथा म्हणाला अरे मित्रा ही लांब रुंद सडक तर नेमकी अजगराच्या जिभेसारखी वाटते आणि या पर्वत शिखरांच्या मधील अंधकार त्याच्या तोंडातील आतल्या भागावरही मात करीत आहे आणखी एकाने म्हटली पहा पहा या जंगलाला आग लागल्यामुळे ही गरम जळजळीत हवा येऊ लागली आहे ती म्हणजे या अजगराचा श्वासच वाटतो आणि त्या आगीने जळलेल्या प्राण्यांची दुर्गंधी तर अशी वाटत आहे की जणू काही अजगराच्या पोटात मेलेल्या जीवांच्या मांसाचीच ती दुर्गंधी आहे मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाला आम्ही जर याच्या तोंडात शिरलो तर हा आम्हाला गिळून टाकील काय अरे हा काय गिळून टाकणार जर याने तशी आगळी केली तर हा एका क्षणात कृष्णाकडून बकासुराप्रमाणे मारला जाईल असे म्हणत ती मुले बकासुराला मारणाऱ्या श्रीकृष्णाचे सुंदर मुख पाहत आणि टाळ्या पिटीत मोठ्याने हसत हसतच आघासुराच्या तोंडात घुसली त्या अज्ञानी मुलांनी आपापसात केलेली भ्रामक वक्तव्य ऐकून भगवान श्रीकृष्णाने विचार केला की अरे यांना हा खरा अजगर सुद्धा खोटा वाटतो सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करणाऱ्या त्यांनी तो राक्षस आहे हे ओळखून आपल्या मित्राला त्याच्या तोंडात जाण्यापासून अडवण्याचे ठरवले तेवढ्या सारी मुली वासरासह त्या आसुराच्या पोटात घुसली परंतु आघासुराने त्यांना गिळले नाही कारण आपल्या भाऊ बहिणीच्या वधाची आठवण होऊन त्यांना मारणारा श्रीकृष्ण केव्हा मुखात येईल याचीच आघासूर वाट पाहत होता सर्वांना अभय देणाऱ्या श्रीकृष्णांनी पाहिले की ज्यांचे रक्षण करणारी केवळ आपणच ती बिचारी मुली आपल्या हातातून निष्ठून मृत्यूरूप आघासुराच्या जठराग्नीचे भक्ष्य बनली तेव्हा दैवाच्या या विचित्र लिलेचा त्यांना विस्मय वाटला आणि त्यांचे हृदय दयेने द्रवले ते विचार करू लागले आता काय करावे ज्यामुळे या दुष्टाचा मृत्यू तर व्हावा आणि या भाबड्या मुलांची हत्यासुद्धा होऊ नये ही दोन्ही कामे कशी होऊ शकतील सर्व काही प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्रीहरींनी काय करायचे ते ठरवून ते स्वतः त्याच्या मुखात शिरले त्यावेळी ढगाड लपलेला देवता भीतीने हाय हाय म्हणू लागल्या आणि आघासुराचे हितैशी कंस वगैरे राक्षस आनंदित झाले अघासूर वासरे आणि मुले यांच्यासह श्रीकृष्णांना आपल्या दाढांनी चावून त्यांची पीठ करू इच्छित होता परंतु त्याचवेळी अविनाशी श्रीकृष्णाने देवतांचा हाहाकार ऐकून अत्यंत वेगाने आपले शरीर त्याच्या गळ्यात नेऊन खूप फुगवले यानंतर भगवंताच्या शरीरामुळे त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वासमार्ग बंद झाला बुबळे उलटी झाली तो व्याकुळ होऊन इकडे तिकडे ओळवळू लागला शेवटी आतल्यात रोखला गेलेला श्वास ब्रह्मरंध्र फोडून बाहेर पडला त्याच मार्गाने त्याची सर्व इंद्रिय सुद्धा शरीरातून बाहेर आली त्याचवेळी भगवान मुकुंदानी आपल्या अमृतदृष्टीने मेलेली वासरे व मित्र यांना जिवंत केले आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन ते आघासुराच्या मुखातून निघून बाहेर आले त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक अद्भुत अशी मोठी ज्योत बाहेर पडली त्यावेळी त्या ज्योतीच्या प्रकाशाने दाही दिशा झगमगल्या ती थोडा वेळ आकाशात स्थिर होऊन भगवंताच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ती ज्योत सर्व देवतांच्या देखत त्यांच्यामध्ये मिसळून गेली त्यावेळी देवतांनी फुलांचा वर्षाव करून अप्सरांनी नृत्य करून गंधर्वांनी गाऊन वादकांनी वाद्ये वाजवून ब्राह्मणांनी स्तुतिपाठ म्हणून आणि जय जयजयकार करून अतिशय आनंदाने भगवान श्रीकृष्णाचे पूजन केले कारण त्यांनी आघासुराला मारून त्या सर्वांवर मोठे उपकार केले होते ते अद्भुत स्तुतिपाठ सुंदर वाद्ये मंगलगीते जय जयकार इत्यादी आनंदोत्सवाचे अनेक मंगलध्वनी ब्रह्मलोकी जाऊन पोहोचले ते ऐकून ब्रह्मदेव ताबडतोब तिथे आला आणि श्रीकृष्णांचा हा महिमा पाहून चकित झाला परीक्षिता जेव्हा अजगराचे ते अद्भुत कातडे वृंदावनात सुकून गेले तेव्हा ती व्रजवासियांसाठी पुष्कळ दिवसपर्यंत खेळण्याची एक अद्भुत गुहा बनून राहिली होती भगवंतांनी हे जे आपल्याला मृत्यूरूप अजगराच्या मुखातून वाचवले होते आणि आघासुराला संसार बंधनातून सोडवले होते ती लीला भगवंतांनी आपल्या कुमार अवस्थेत म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षीच केली होती गवळ्याच्या मुलांनी ती त्याचवेळी पाहिली सुद्धा होती परंतु पौगंड अवस्थेत म्हणजे सहाव्या वर्षी त्यांनी आश्चर्य शिक्षित होऊन व्रजामध्ये येऊन ती नुकतीच घडल्याचे सांगितले अघासूर मूर्तिमंत अघच होता भगवंताच्या केवळ स्पर्शाने त्याची सर्व पापे धुतली गेली आणि त्याला पापी लोकांना कधीही प्राप्त न होणाऱ्या सारुप्य मुक्तीची प्राप्ती झाली परंतु ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण माणसाच्या बालकासारखी लीला करणारे हे तेच परमपुरुष परमात्मा आहेत जे व्यक्त अव्यक्त आणि कार्यकारण रूप अशा सर्व विश्वाचे एकमात्र विधात आहेत ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भवनिर्मित प्रतिमा जर ध्यानाच्या द्वारा एकदा जरी हृदयामध्ये स्थिर केली तर तीच केवळ भक्तांना मुक्ती प्रदान करते तर मग आत्मानंदाच्या नित्य ज्यांनी मायेचा निराश केला तेच अंतरंगामध्ये शिरल्यामुळे आघास्वराला सद्गती मिळाली यात काय आश्चर्य स्वत म्हणाला शौनकादी ऋषीनु श्रीकृष्णाने ज्याला जीवदान दिले होते त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्भुत चरित्र ऐकले तेव्हा त्यांनी पुन्हा श्री शुकांना त्यांच्याच पवित्र लिलासंबंधी प्रश्न विचारला कारण त्यांच्या लिलाने परीक्षिताचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते परीक्षिताने विचारले मुनिवर्य आपण म्हणालात की भगवंतांनी केलेल्या पाचव्या वर्षातील लिला मुलांनी व्रजामध्ये सहाव्या वर्षी नुकत्याच घडल्याप्रमाणे सांगितल्या भूतकाळी केलेली लिला वर्तमान काळाप्रमाणे त्यांनी कशी काही सांगितली महायोगी गुरुदेव हे जाणून घेण्याचे मला मोठे कुतूहल वाटून राहिले आहे आपण कृपा करून मला ते सांगा ही सुद्धा त्या श्रीकृष्णांचीच माया असावी कारण याशिवाय असे होऊ शकत नाही गुरुदेव आमचे भाग्य एवढे मोठे आहे की आम्ही आपल्याकडून परमपवित्र श्रीकृष्ण लिलामृताचे वारंवार पान करीत आहोत तेव्हा सूत म्हणाला भगवंताच्या भक्तामध्ये श्रेष्ठ अशा शौनका परीक्षिताने जेव्हा असे विचारले तेव्हा शुकांना भगवंताची ती लीला आठवली त्यामुळे त्याने सर्व इंद्रिय व अंतकरण भगवंताच्या लिलीने स्वतःकडे खेचले थोड्या वेळाने हळूहळू मोठ्या कष्टाने पुन्हा भानावर आल्यानंतर तो परीक्षिताला सांगू लागला या ठिकाणी बारावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू